ओंकार हे केवळ विश्वाचंच नव्हे तर ब्रह्माचं आणि शब्दब्रह्माचं सुद्धा आदिबीज आहे या शब्दब्रह्माची महापूजा ज्ञानेश्वरीच्या विवेचनाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी आरंभलेली आहे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आदेशानुसार भगवान आदिनाथापासून चालत आलेलं अद्वयानंद वैभव असे जे गीता गुह्य आहे ते सर्वसामान्य प्रापंचिकांपर्यंत संक्रमित करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी हा वाग्यज्ञ आरंभलेला आहे ज्ञानेश्वर हे निर्गुणोपासक अद्वैतवादी म्हणूनच त्यांनी आपला गणेशाचं दर्शन हे ओंकार रूपामध्ये घेतलं गणेशानंतर ज्ञानेश्वर शारदेला नमन करतात शारदा ही परिचित शब्दांच्या अपरिचित अर्थांची विविध वलय उत्पन्न करणारी देवता कलेचं कमनीय विश्व साकार करणारी देवता आणि वाणीच्या विलसितांनी संपूर्ण विश्वाला मोहित करणारी देवता हिचं अभिवादन आपल्या वाघयज्ञाच्या आरंभी ज्ञानेश्वरांना आवश्यक वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे ज्ञानेश्वरांनी विविध प्रकारची वाङ्मयीन रचना केलेली आहे भावार्थ दीपिकेच्या द्वारे त्यांनी भगवद्गीतेवरचं महाभाष्य लिहिलं अमृतानुभव लिहिला चांगदेव पासष्टी लिहिली याखेरीज स्फुटकाव्यरचनासुद्धा ज्ञानेश्वरांनी विपुल आणि विविध स्वरूपाची केलेली आहे त्यामध्ये गीता आहेत पदं आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या रूपकात्मक रचना आहेत आणि अत्यंत लोकप्रिय झालेल्या विराण्या आहेत विराणी या शब्दाचा अर्थ विरहिणी आपल्या प्रियकरापासून वियोग आणि तडफडणारी जी स्त्री असते तिची मनोयातना या विरहिणीमध्ये व्यक्त झालेली असते विरहिणी भक्ताची परमेश्वराच्या प्राप्तीबद्दलची जी ओढ असते ती विरहिणीच्या रूपात ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली आहे विरहिणीचं रूप निवडण्याची गरज काय ज्ञानेश्वरांना विराणी लिहिण्याची आवश्यकता काय परमेश्वराच्या विराहाचा अनुभव त्यांना घेण्याची किंवा येण्याची सुताराम शक्यता नव्हती ते सिद्ध पुरुष होते मोटकी देहाकृती उमटे मग निजज्ञानाची पहाट फुटे शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते या गीता वचनावर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिला आहे जैसी सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा सूर्य उगवल्यावर ज्याप्रमाणे प्रकाश उत्पन्न व्हायला उशीर लागत नाही त्याप्रमाणे जन्मतःच ज्यांची प्रज्ञा सिद्ध होते आणि सर्व ज्ञान ज्यांना अवगत होतात त्यांना वयाची वाट पाहण्याची गरज नसते किंवा अवस्थेचीही वाट पाहण्याची गरज नसते की दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता मेरे तयाते ते या सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकल शास्त्री स्वयंभे निगती मुखे जन्मतास ज्यांची प्रज्ञा सिद्ध होऊन आलेली असते त्यांचे श्वासोच्छ्वास प्रबंध होतात त्यांच्या मनातून सारस्वत पाझरायला लागतं आणि अवघी शास्त्र त्यांच्या ओठांच्या उंबरठ्यावर प्रगट होण्याची प्रतीक्षा करीत ओठंगून उभी असतात पूर्वी पुरुषवर्ग हा पावसाला संपल्यानंतर दिग्विजयासाठी घराबाहेर पडत असे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी नेमाने घरी परतत असे त्यामुळे आकाशामध्ये पावसाळ्याचा सूचक असणारा पहिला मेघ दिसला तर गृहिणीच्या अंतःकरणाची तळमळ वाढायला लागे त्यातून तिच्या उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या विरहिणीच्या रूपाने अशा गीतांमध्ये प्रगट होत असत पहिला मेघ पाहिल्यानंतर माणूस कितीही सुखात असला तरी तोही अस्वस्थ होऊन जात असल्याचा अनुभव कालिदासाने मेघदूतामध्ये सुद्धा रंगवलाय मेघालोके भवती सुखनोप्यन्यथा वृत्ती चेतहा तेव्हा जे खरोखरच बिचारे विराहत आहेत त्यांच्या अंतःकरणाची अवस्था काय असेल ती अवस्था विरहिणीमध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे आकाशात मेघांची दाटी होते बिजांचा चमचमाट होतो वारे सोसाट्याने वाहू लागतात परंतु त्या मागोमाग येणाऱ्या आपल्या प्रियतमाच्या आगमनाची ग्वाही यातून मिळत असल्यामुळे एरवी उरात धडकी भरवणारा मेघांचा गडगडाट किंवा सोसाट्याचा वारा सुद्धा तिला नाद मधुर अशा रीतीची चाहूल देऊ लागतात तिच्या लेखी मेघ घुणघुण आवाज करतो आणि वारा एखाद्या पैंजणांसारखा ऋणझुण आवाज करतो घनू वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा भव कान्हा वेगी भेटवाता अनुवाद teeth पहा